मुरलीधर श्याम हे नंदलाला मुरलीधर श्याम हे नंदलाला मुरलीधर श्याम तूच गुरु एकच त्राता तूच गुरु एकच त्राता संगीताचा तूच गाता संगीताचा शा